श्रीराम समर्थ आगमसार पंचिका चौथी समष्टी व्यष्टी निरूपण श्रीराम समर्थ पंचिका चौथी समास पहिला विवर्तवाद प्रकार ब्रह्म निराकार निर्विकार म्हणजे अणु एवढा सुद्धा विकार नसलेले घन म्हणजे गच्च भरलेले दाट आणि पार नसलेले आणि अंत न लागणारे असे अथांग आहे मग त्यामध्ये मायादी सगळे विकार कसे झाले निर्विकार अशा त्या ब्रह्मामध्ये विकार निर्माण झाले असे म्हणावे तर त्याच्या निश्चळपणाला ढळ लागतो ब्रह्माला काहीही विकारला झाला नाही असे म्हणावे तर सर्व सृष्ट पदार्थ दिसत आहेत मग वास्तवात ते जसे असेल तसे आम्हा सांगा आता याचे उत्तर दिले पाहिजे जर ते पदार्थ निर्माण झालेच नाहीत असे म्हणावे तर आक्षेपक ते मान्य करणार नाहीत लहान मुलास बागुलबुवा नाहीच असे सांगितले तर ते त्याला काही सत्य वाटणार नाही बाल्यदशा उलटण्यानंतर त्याचे त्याला सर्वस्व कळून येईल हा आकार ज्याला दिसला तो त्याच्या मनात बळकटपणाने मूळ धरून बसतो त्या माणसाला जर सांगितले की तू म्हणतोस तसा विकार मुळीच झालेला नाही तर त्याला तो सत्य कसा वाटेल पुढे आपोआप हे दृश्य मिथ्या आहे हे त्याचे त्याला कळून येईल असे जाणून अध्यारोप म्हणजे जे मिथ्या आहे त्याचे वर्णन वक्ता करू लागला अध्यारोप म्हणजे अध्यास वेदांत शास्त्रामध्ये जे दिसत नसताना ते दिसते त्याला विवर्त असे म्हणतात कारणापासून कार्य निर्माण होते याची व्यवस्था तीन प्रकाराने होते ते तीन प्रकार म्हणजे आरंभवाद परिणामवाद आणि विवर्तवाद अनेक कारणांपासून जेव्हा एक कार्य निर्माण होते त्यास आरंभवाद असे म्हणतात कारण नष्ट झाल्यानंतर कार्याची उत्पत्ती होते त्यास परिणामवाद असे म्हणतात आणि कार्य सत्य नसताना जे दिसते त्याला विवर्तवाद असे म्हणतात या तिन्ही व्यवस्थांचे वेगवेगळे निरूपण करणे प्राप्त आहे प्रथम आरंभवादाचे लक्षण लक्षपूर्वक ऐका मृत्तिकेचे कार्य घट आहे मृत्तिका हे त्याचे उपादान कारण आहे उपादान कारण म्हणजे समवायिक कारण वस्तूच्या निर्मितीचे प्रत्यक्ष कारण कार्याच्या उत्पत्तीस ज्या जडद्रव्याची आवश्यकता असते ते होय घटाच्या उत्पत्तीचे मृत्तिका हे अपरिहार्य कारण आहे अवीट पण तो घट प्रकट होण्यासाठी कोणा ना कोणा निमित्ताची गरज असते घटाच्या संदर्भात असे निमित्त कारण म्हणजे कुंभार मृत्तिका आणि कुंभार ही दोन्ही कारणे जरी एकत्र आली तरी त्या योगे घटाची सिद्धी होऊ शकत नाही घटसिद्धीसाठी मृत्तिका पाण्यात कालवली जाणे आवश्यक आहे तसेच चक्र इत्यादी अन्य साधनांची अपेक्षा आहे मृत्तिका मातीचा गोळा कुंभार चाक चक्रदंड इत्यादी अनेक कारणे ज्यासाठी लागतात त्याला आरंभवाद म्हणतात कारणामध्ये वस्तुत बदल होतो किंवा कारणासारखेच कार्य असते या दोन्ही प्रकारांना परिणामवाद म्हणतात दुधाचे दही होताना दूध स्वरूपात नष्ट होते म्हणजे नासते म्हणून त्याला जी दुसरी अवस्था प्राप्त होते तो परिणाम होय दुसरी अवस्था प्राप्त होणे खरे नसते कार्य प्रत्यक्षात नसताना भासते तसेच ते कारणासारखेही नसते या दोन्ही प्रकारांना विवर्तवाद असे म्हणतात शिंपीच्या ठिकाणी चांदी किंवा दोरीच्या ठिकाणी सर्प अथवा खांबाच्या जागी पुरुष भासणे ही त्याची उदाहरणे होत असे तीन प्रकारचे वाद सृष्टीच्या उत्पत्ती संबंधना संबंधाने सांगितले जातात कार्य आणि कारण यांच्यामध्ये भेद असल्यामुळे वेदांत मताने हा विवर्ताचा प्रकार होय परंतु आरंभ आणि परिणाम या वादाचे खंडन केल्याखेरीज विवर्ताचे प्रतिपादन करता येत नाही कारण वेदांतामध्ये आरंभ आणि परिणाम या दोन्ही वादांना दोष दिले आहेत जगत हे जर आरंभवादाचे कार्य असते तर त्याच्या सिद्धीसाठी अनेक कारणांची आवश्यकता असते वास्तविक कारण एकच असताना काही लोक अनेक कारणांची कल्पना करतात ते असे म्हणतात की जगत कार्यासाठी माया हे उपादान कारण असून ईश्वराच्या ठिकाणी त्याचे पण आहे म्हणजे ईश्वर हा निमित्त कारण आहे काल कर्म स्वभाव ही समवायी कारणे होत ब्रह्माच्या ठिकाणी स्वभाव असता तर त्याने काल कर्म या सामग्रीची अपेक्षाच केली नसती आणि काल कर्म यांची जर आवश्यकता भासत असेल तर ईश्वराच्या ठिकाणी तसा स्वभावच नाही म्हणून स्वभाव मायेचाच असून काल कर्म यांचे स्थानही मायाच मानावी लागते माया ही कधी असते कधी नसते म्हणून काल कर्म इत्यादी कारणांची सामग्री तिच्या ठिकाणी मानावी लागते मायेपासून अलीकडे जे जे उत्पन्न होते ते ते व्याप्तीने अल्प म्हणजे थोडे असते याच्या उलट मायेच्या पलीकडे ब्रह्म हे तत्व भूम म्हणजे व्याप्तीने तिच्यापेक्षा जास्त असते स्वरूपाकडे पाहिले असता ते सदा सर्व काळ उघडे असे व्यापक तत्व आहे म्हणून मायेलाच त्याचा विवर्त मानावे लागते आता मृगजळ सत्य असते तर त्यावर धान्य इत्यादी पिके पिकली असते त्या नाह्याने माया ही अभाव रूप म्हणजे मिथ्या असल्याने काल कर्म हे सुद्धा मिथ्याच ठरतात माया आणि स्वभाव काल कर्म हे तीन पदार्थ सर्व मिथ्या असले तरी या सर्वांचे अधिष्ठान म्हणजे आधार असे जे ब्रह्म ते मात्र सत्य आहे हे पदार्थ सत्य ब्रह्माचे विकार नाहीत म्हणून त्यांना ब्रह्मावरील विवर्त असे म्हणावे म्हणून मायादी सृष्टीच्या निर्मितीचे आरंभवादाच्या उपपत्तीने स्पष्टीकरण होत नाही तसेच परिणामवाद स्वीकारूनही ते करता येत नाही ब्रह्माच्या ठिकाणी सृष्टीचा आविष्कार सत्य असल्याचे दिसत नाही हे एक आणि सृष्टीरूप कार्य ब्रह्मरूप कारणासमान नाही हे दुसरे अशी दोन कारणे त्यामागे आहेत आता ब्रह्माप्रमाणे त्याचा सृष्टीरूप विकारही सत्य मानला तर ज्ञानाने मोक्ष मिळतो असे म्हणता येणार नाही सर्पाचा अभाव झाल्यानंतरच रज्जू म्हणजे दोरीचे ज्ञान होऊ शकते जेव्हा संपूर्ण दोरी दिसेनाशी होते तेव्हाच ती सर्परूपाने परिणाम पावते पण याला परिणाम म्हणता येत नाही कारण परिणामवादात कारणाचे सत्यत्वाने कार्यात परिवर्तन होते ब्रह्माचे अनंतपण अजिबात नष्ट न होता त्याचे कार्य जी माया ही तिच्या कार्यासह धडधडी दिसत असता त्या मायेला व तिच्या कार्याला ब्रह्माचा परिणाम म्हणणाऱ्यांची जीव कशी जडत नाही अथवा निर्माण झालेले कार्य जड दुःखात्मक आणि नास्तिरूप म्हणजे नाही या स्वरूपाचे आहे त्याला ब्रह्माप्रमाणे अस्ति भाती प्रिय असेही मानता येत नाही त्यामुळे येथे कार्य हे कारणाशी समानही म्हणता येत नाही माया निस्तत्व म्हणजे अभावरूप आहे तिचे कार्य जे जगत त्याचेही स्वरूप तसेच म्हणजे अभावरूप म्हणजे मिथ्या आहे त्यामुळे कारण आणि कार्य यांच्यात सारखेपणा आहे म्हणून जगाला मायेचा परिणाम मानता येते दुधाचे दही होते त्याप्रमाणे कारण ब्रह्मन त्याप्रमा त्या प्रकारचे कारण ब्रह्म नाही दोरीच्या जागी सर्प दिसावा त्याप्रमाणे ब्रह्माच्या जागी जगत दिसते म्हणून जगाला ब्रह्माचा विवर्त म्हणतात कारणाविषयी जो भ्रम निर्माण होतो तो भ्रम ज्ञानानेच नष्ट होतो म्हणून वेदांतामध्ये अशा प्रकारचा विवर्तवाद स्वीकारण्यात येतो आता जगतकारणाच्या संदर्भात निमित्त कारण कोणते उपादान कारण कोणते याचे निरूपण कसे केले जाते त्याचे शास्त्रसिद्ध विवेचन सावधपणे ऐका माया हे उपादान कारण आहे पण ती निमित्त कारण नाही ईश्वर हा निमित्त कारण आहे पण तो उपादान कारण नाही यासाठी जेथे निमित्त आणि उपादान कारणे अभिन्नपणाने असतात ते ब्रह्म ईश्वर आणि माया या दोहोचेही एकमेव अधिष्ठान आहे वेदात म्हणजे तैत्तिरीय उपनिषदात असे म्हटले आहे की जेथे एखाद्या पदार्थाची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था असतात तेच त्याचे अभिन्न कारण होय जेथे कार्यालयाला जाते ते उपादान कारण होय उदाहरणार्थ घट फुटल्यानंतर माती चोरते म्हणून मृत्तिका हे घटाचे उपादान कारण होय जेथे स्थिती आणि उत्पत्ती या दोन अवस्था असतात त्या कारणांना समवायी कारण आणि निमित्त कारण म्हणतात घटाचे समवायी कारण म्हणजे पाणी कुंभाराचे चाक इत्यादी सामग्री आणि उत्पत्तीचे निमित्त असणारा कुंभार हे निमित्त कारण होय लयश्रुती म्हणजे तैत्तिरीय उपनिषदातील लयासंबंधीचे विधान यत प्रयंत भिसम विसंती या विधानानुसार कारण उपादान कारण वेगळे असत नाही काही जण निमित्त कारणाला वेगळे मानतील म्हणून त्यालाच उत्पत्ती म्हटले आहे उत्पत्ती स्थिती आणि लय तिन्ही अवस्था जेथे एकवटलेल्या असतील त्याला अभिन्न कारण म्हणतात येथे कोणी आक्षेप घेतील की याला काही दृष्टांत नाही मृत्तिका हे घटाचे उपादान कारण आहे पण तेच त्याचे निमित्त कारण नाही या उलट कुंभार हे घटाचे निमित्त कारण आहे पण तेथे उपादान कारण नाही घट या कार्याला अशा प्रकारे मृत्तिका आणि कुंभार अशी दोन वेगवेगळी कारणे आहेत तेव्हा वरील उत्पत्ती स्थिती आणि लय विषयक विधानाला दृष्टांतच नाही असा दोष त्यात असताना अभिन्न कारण ही कल्पना कशी स्वीकारता येईल घटामध्ये भिन्न कारणे दिसतात पण दृष्टांतासाठी त्याचे उदाहरण योग्य होऊ शकत नाही तर मग या विधानाला दृष्टांत म्हणून शोभेल तेच आता ऐका एकटा कोळी हा कीटक तंतूची निर्मिती करून त्याच्या सहाय्याने क्रीडा करतो या उदाहरणात वरील दोष कसा येतो म्हणजे अभिन्न कारणांसाठी हे उदाहरण योग्य आहे ब्रह्म हे या कोळी कीटकाप्रमाणे अभिन्न कारण आहे त्यामुळे माया आणि ईश्वर यांचे एकमेव अधिष्ठान आहे तो मायोपाधीचा स्वीकार करतो तेव्हा उपादान कारण बनतो तो या सृष्टीच्या व्यापाराला गती देतो म्हणून तो त्याचे निमित्त कारणही होतो अशा प्रकारे ब्रह्म अभिन्नपणे निमित्त आणि उपादान कारण होते या बाबतीत संयमाचे कारणच नाही या बाबतीत संशयाचे कारणच नाही पूर्वी असा आक्षेप घेण्यात आला होता की ब्रह्म निर्विकार असताना <clears throat> त्यात निर्वा विकार कसे निर्माण झाले याला उत्तर असे की विवर्ताच्या उपपत्तीचा स्वीकार केला तर असे दूषण येणार नाही रज्जूच्या अज्ञानामुळे मुळात नसतानाही स्पर्श सर्प दिसू लागतो पण रज्जूची ओळख पटताच तो सर्प आपोआप जातो जेव्हा सर्प झाला होता तेव्हाच तो मुळात नव्हता ज्ञानामुळे तो गेला किंवा मेला असे म्हणतानाही लाज वाटते जेव्हा विकार निर्माण झाला असे भासले तेव्हाच ब्रह्म निर्विकार होते विकार गेल्यामुळे ते निर्विकार झाले असे म्हणण्याची गरज नाही जे जे अज्ञानामुळे निर्माण झाले ते ते सर्व ज्ञानामुळे लयाला गेले विवर्तचमुळे मिथ्या ठरल्याने शंकेचे निरसन झाले उत्पत्तीचे निरूपण करण्याच्या ओघात आकाशादी सर्व जग कसे उत्पन्न झाले ते सांगावे कोणापासून कोण निर्माण झाले तेही सांगावे खरे तर या बाबतीत क्रम तरी कोठे आहे हा फक्त बोलण्याचा संकेत झाला स्वप्नात पाहिलेल्या वस्तूंचा समूह एकाच वेळी दिसतो त्यात क्रम कुठे असतो त्याप्रमाणे मुळातच जे स्फुरण झाले त्याबरोबरच सर्व सृष्टी एकदम प्रकट होत असते मग कल्पना तिच्यातील पदार्थांना क्रम नावे दिली जातात तथापि या सृष्टी निर्मितीचा अनुक्रम श्रुती आणि वेदांत यांना मान्य असाच आहे या सृष्टी रचनेच्या क्रमामध्ये जी जी रूपे आणि नावे झाली ती ती सर्व पुढे सांगण्यात येतील इति श्रीमद आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे विवर्तवाद प्रकारे प्रथम प्रथमसमासः श्रीराम समर्थ